श्रीमन महाभारत शांती पर्व मोक्ष धर्म पर्व अध्याय एकशे चौऱ्याहत्तरावा नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत या अखिल ब्रह्मांडातील यचयावत स्थावर जंगम पदार्थांच्या ठिकाणी चिदाभास रूपाने प्रत्ययास येणारा तो नरसंज्ञक जीवात्मा नरसंज्ञक जीवात्म्यास सदा सर्व काळ आश्रय देणारा जो नारायण नामक कारणात्मा आणि नरनारायणात्मक कार्यकारण सृष्टीहून पृथक व श्रेष्ठ असा जो नरोत्तम संज्ञक रूप परमात्मा त्या सर्वांना मी अभिवंदन करतो तसेच नर नारायण व नरोत्तम या तीन तत्वांचे यथार्थ ज्ञान करून देणारी देवी जी सरस्वती तिला मी अभिवंदन करतो आणि त्या परमकारुणिक जगन्मातेने लोकहित करण्याविषयी माझ्या अंतःकरणात जी स्फूर्ती उत्पन्न केली तिच्या सहाय्याने या भगवद्बंध विमोचक जय म्हणजे महाभारत ग्रंथाच्या शांतीपर्वांतर्गत मोक्ष धर्म प्रवास आरंभ करतो प्रत्येक धर्मशील पुरुषाने सर्व पुरुषार्थ प्रतिपादक अशा शास्त्राचे विवेचन करताना प्रथम नर नारायण आणि नरोत्तम या भगवन्मूर्तींचे ध्यान करून नंतर प्रतिपाद्य विषयाचे निरूपण करण्यास प्रवृत्त व्हावे हे सर्वथैव इष्ट होय ब्राह्मण आणि सेनजित यांचा संवाद युधिष्ठिर म्हणाला पितामहांनी राजधर्माच्या अंगभूत असलेले कल्याणकारक आपद्धर्म कथन केले आता हे पृथ्वीपते ज्याचा अधिकार ग्रहस्थाधिक कोणत्याही आश्रमामध्ये असणाऱ्या पुरुषास आहे असा मोक्षरूपी श्रेष्ठ धर्म मला आपण कृपा करून कथन करा भीष्म म्हणाले धर्म हा प्रत्येक आश्रमामध्ये आचरण करण्याविषयी सांगितले आहे तो दोन प्रकारचा आहे एक प्रवृत्तीपर आणि दुसरा निवृत्तीपर यापैकी अग्निहोत्रादी जो प्रवृत्तीपर धर्म त्यापासून मिळणारे स्वर्गाधिक फल अदृष्ट अप्रत्यक्ष आहे आणि परब्रह्मरूपी सत्यवस्तूचे श्रवण मनन निधिध्यासन इत्यादी रूपी जे आलोचन त्यापासून मिळणारे अर्थात निवृत्तीपर धर्मापासून मिळणारे फल हे प्रत्यक्ष आहे कारण आत्मसाक्षात्कार हेच ते फल आहे धर्माची द्वारे जरी अनेक असली तरी त्याचे आचरण केव्हाही निष्फल होत नाही हे भरतकुलश्रेष्ठा या धर्माच्या अनेक मार्गांपैकी ज्या ज्या मार्गाविषयी ज्याला ज्याला खात्री वाटेल तो तो त्या त्याच मार्गाला कल्याणकारक समजत असतो व त्या धर्माच्या आचरणाने चित्तशुद्धी होऊन विवेक उत्पन्न झाल्यानंतर त्याला हे सर्व व्यवहार जसजसे निस्सार वाटू लागतील तसतसे त्याच्या अंतकरणात वैराग्य उत्पन्न होते यात संशय नाही सारांश हे युधिष्ठिरा या भूलोकापासून सत्यलोकापर्यंत जे जे लोक त्या सर्वामध्येही क्षयादी दोष पूर्णपणे भरलेले आहेत असा निश्चय असल्यामुळे बुद्धिमान मनुष्याने उत्तमोत्तम लोक मिळविण्याच्या खटपटीस न लागता स्वतःच्या मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करावा युधिष्ठिर म्हणाला हे पितामह द्रव्य नष्ट झाले असता अथवा स्त्री पुत्र पिता इत्यादिक मरण पावले असता ज्या ज्या विचाराच्या योग्याने तज्जन्य शोकाचे निराकरण करता येईल तो विचार मला कथन करा भीष्म म्हणाले द्रव्यनाश झाला असता अथवा स्त्री पुत्र पिता इत्यादिक मरण पावले असता खरोखर हे सर्व जग दुःखमयच आहे असा विचार केला म्हणजे शोक दूर होतो याविषयी एक पुरातन इतिहास सांगत असतात तो असा पूर्वी सेनजित नावाचा एक राजा पुत्र पुत्रशोकाने संतप्त होऊन गेला होता त्यावेळी त्याचा मित्र असलेला एक ब्राह्मण त्याचकडे आला व राजाचे अंतःकरण अगदी खिन्न झाले असून तो शोकाने व्याकुळ झाला आहे असे पाहून बोलू लागला तो म्हणाला हे पृथ्वीपते जी स्थिती ज्याला प्राप्त झालेली नसेल तीच संपादन करणे त्याला योग्य होईल पण जी स्थिती ज्याची मुळचीच आहे ती त्याने पुनश्च संपादन करण्याचे कारण नाही तू तर मूळचाच मोहग्रस्त आहेस कारण प्रत्येक संसारी मोहग्रस्त असतोच मग आता पुनरपी काय म्हणून मोह पावत आहेस तसेच तुझविषयीच इतरांनी शोक केला पाहिजे कारण आत्मज्ञान झाले नसल्यामुळे तुला या संसार चक्रात भ्रमण करण्याचे क्लेश भोगावे लागणार मग तू दुसऱ्याविषयी शोक काय म्हणून करतो आहेस बरे तुझ्याविषयी जो शो, जे शोक करणारे आहेत ते देखील शोचच आहेत तेही तुझा पुत्र ज्या स्थितीस पोहोचला त्याच स्थितीस पोहोचणार आहेत हे राजा तू मी आणि तुझी सेवा करणारे इतर लोक हे सर्वही जण जेथून आलो आहो तेथेच जाणार आहोत अर्थात मृत्यू हा सर्वांना सारखा लागलेला असून प्रत्येक मनुष्य मोह आणि शोक यांनी ग्रस्त झालेला आहे यास्तव यातून सुटण्याचा काही प्रयत्न करावयाचा सोडून एखाद्या मृत मनुष्याबद्दल शोक करीत बसणे योग नाही सेनजित म्हणाला हे तपोधन विप्र ज्याच्या प्राप्तीमुळे आपणाला दुःख होत नाही अशी कोणती युक्ती कोणता विचार कोणत्या प्रकारची चित्ताची एकाग्रता कोणत्या प्रकारचा साक्षात्कार अथवा कोणते शास्त्र आहे ब्राह्मण म्हणाला राजा या लोकामध्ये देव पशु पक्षी आणि मनुष्य इत्यादी उत्तम मध्यम आणि निकृष्ट प्रतीचे सर्वही प्राणी निरनिराळ्या कर्मांमध्ये आसक्त झालेले असून त्यामुळेच दुःखाने व्याप्त होऊन गेले आहेत इकडे तू दृष्टी दे हा देहही माझा नाही कारण मी परब्रह्मस्वरूपी असल्यामुळे देहाशी माझा काहीही संबंध नाही अथवा मी ही सर्व पृथ्वी माझीच आहे कारण मी हिचा नियंता परमात्मा आहे तसेच ही जशी माझी आहे त्याचप्रमाणे इतरांचीही आहे कारण मज होऊन इतर भासणारे सर्वही लोक आत्मरूपीच आहेत हे मी अंतकरणात वागवीत असल्यामुळे मला क्लेश होत नाहीत हे राजा हा विचार माझ्या ठिकाणी उत्पन्न झाला असल्यामुळे मला जसे दुःख होत नाही त्याचप्रमाणे आनंदही होत नाही ज्या ज्या प्रकारे एखाद्या महासागरामध्ये एखादे काष्ठ दुसऱ्या काष्ठाला जाऊन लागते व काही वेळानंतर त्या दोहोचा वियोगही होतो तशाच प्रकारची संसाररूपी महासागरामध्ये असणाऱ्या प्राण्यांच्या समागमाची स्थिती आहे पुत्र पौत्र आप्त इष्ट या सर्वांची ही स्थिती अशीच आहे त्यांचा वियोग व्हायचा हे निश्चित आहे यामुळे त्यांच्याशी स्नेहच करू नये तुझा पुत्र स्थूल दृष्टीस अगोचर अशा शुद्ध परमात्म्यापासून निर्माण झालेला असून तो पुनरपी त्याच ठिकाणी लीन झालेला आहे व म्हणूनच तुझसारख्या स्थूल दृष्टीस त्याचे दर्शन होत नाही परमात्म्याला प्राप्त होणारी ही पुत्रत्वादी स्थिती स्वप्नसृष्टीप्रमाणे केवळ काल्पनिक आहे अर्थातच असत्य आहे म्हणूनच तुझ्या त्या काल्पनिक पुत्राला शुद्ध ब्रह्मस्वरूपी अशा तुझे ज्ञान होणे शक्य नाही व तुलाही त्याचे ज्ञान व्हावयाचे नाही कारण तू ही ज्ञानस्वरूपी व तोही वस्तुगत्या ज्ञानरूपीच असून ज्ञान हे केव्हाही ज्ञेय होत नसते तेव्हा तू आहेस कोण शोक कसला करतो आहेस मनुष्याच्या शरीरासंबंधाने शोक करण्याचे कारण नाही कारण ते काष्ठाधिकांप्रमाणे असल्यामुळे त्याचा नाश हा अवश्य व्हावयाचाच व त्याच्या आत्म्यासंबंधानेही शोक करायचे कारण नाही कारण तो अविनाशी आहे म्हणूनच तुला शोक करायचे कारण नाही विषय सुखाची प्राप्ती होऊ लागली तरीही तृप्ती न झाल्यामुळे दुःख होऊ लागते दुःखाचा नाश झाला म्हणजे सुख उत्पन्न होऊ लागते व सुखापासूनच दुःखाची उत्पत्ती होते सारांश अशा रीतीने वारंवार दुःखप्राप्ती होत असते सुखानंतर लागलेच दुःख व दुःखाच्या पाठीमागून लागलेच सुख प्राप्त होत असते कारण मनुष्याची सुखदुःखे ही चक्राप्रमाणे फिरत असतात तुला सुखानंतर दुःखाची प्राप्ती झाली आहे त्या अर्थी दुःखानंतरही पुनरपी सुखप्राप्ती होईल कारण कोणालाही कायमचे सुख अथवा कायमचे दुःख मिळत नसते शरीर हेच सुखाचे आणि दुःखाचे आश्रयस्थान आहे या शरीराच्याच सहाय्याने प्राणी जे जे कर्म करतो त्याच्या त्याच्या अनुरोधाने सुख अथवा दुःख भोगावे लागते मनुष्याच्या जीविताला कारणीभूत असलेले जे सूक्ष्म शरीर ते स्थूल शरीराबरोबरच उत्पन्न होते संसारदशेत त्या उभयतांशी मिळूनच नाना प्रकारची रूपांतरे होतात आणि मोक्षकाली त्या दोहोंचा एकदमच नाश होतो मनुष्य अनेक प्रकारच्या स्नेहरूपी रज्जूंनी बद्ध झाली असून त्यांच्या अंतःकरणामध्ये विषय अगदी खिळून राहिलेले असतात व त्याच्याच अनुरोधाने ते सुखप्राप्तीविषयी प्रयत्न करू लागतात पण पाण्यामध्ये बांधलेल्या वाळूच्या सेतूप्रमाणे ते प्रयत्न एकदम ढासळून जाऊन निष्फल झाल्यामुळे त्याला क्लेश भोगावे लागतात ज्याप्रमाणे तिळामध्ये तेल असल्यामुळे तेली त्यांना पाण्यात घालून दाबून पिळून काढतात त्यांना घाण्यात घालून दाबून पिळून काढतात त्याचप्रमाणे <clears throat> मनुष्यामध्ये स्नेह असल्यामुळे अज्ञानजन्य क्लेश त्याला या संसार चक्रामध्ये पाडून पिळून काढतात या स्नेहामुळे मनुष्य आपल्या कुटुंबासाठी अशुभ अशीही कर्मे करीत असतो परंतु त्या योगाने इहलोकी अथवा परलोकी होणारे क्लेश मात्र त्याला एकट्यालाच भोगावे लागतात स्त्री पुत्र इत्यादी आपल्या कुटुंबामध्ये घडून राहिलेले सर्व मनुष्ये ही अरण्यातील वृद्ध गज ज्याप्रमाणे चिखलात ऋतून बसतात त्याप्रमाणे शोकरूपी अमर्याद पंकामध्ये मग्न होऊन जातात म्हणूनच हे प्रभो पुत्राचा द्रव्याचा अथवा आप्तइष्टांचा नाश झाला असता मनुष्याला बिनतोड आणि दावाग्नीप्रमाणे निस्सीम असे दुःख होते पण हे राजा सुखदुःख आणि संपत्ती विपत्ती ही सर्व दैवाच्या अधीन आहेत म्हणूनच सुखदुःख मानायचे कारण नाही प्रत्युपकाराची अपेक्षा न करता <clears throat> उपकार करणारे स्नेही <clears throat> स्नेही असोत अथवा नसोत प्रत्युपकाराच्या इच्छेने उपकार करणारे संबंधी असोत अथवा शत्रूही असोत तसेच बुद्धीही असो अथवा नसो तथापि मनुष्याला दैवयोगाने सुखप्राप्ती होत असते मित्र असले म्हणून ते सुख देऊ शकते शकतात असे नाही व शत्रू असले म्हणून ते दुःख देऊ शकतात असेही नाही बुद्धीच्या योगाने द्रव्य प्राप्ती होतेच असा नियम नाही व द्रव्याच्या योगाने सुख झालेच पाहिजे असेही नाही ज्ञानाच्या योगाने द्रव्य प्राप्त होते अथवा मूर्खपणाने दारिद्र्य येते असे मुळीच नाही हे सुखदुःखादी भोग कसे निर्माण होतात याविषयी सिद्धांत तत्वज्ञानी मनुष्या वाचून इतरांना कळणे अशक्य आहे मनुष्य बुद्धिमान असो शूर असो मूर्ख असो भीरू असो आळशी असो कवी असो निर्बल असो अथवा बलाढ्य असो त्याचे दैव अनुकूल असल्यास त्याचकडे सुख आपण होऊनच येते म्हणूनच सुखप्राप्तीविषयी प्रयत्न करण्याचे कारण नाही धेनूवर तिच्या अर्भकाचाही अधिकार असतो गोरक्षकाचाही अधिकार असतो मालकाचीही सत्ता असते व प्रसंग विशेषी तिजवर चोरीचाही चोराचाही चोराचीही मालकी असते पण ज्याला तिचे दुग्धप्राशन करायला मिळते त्याचाच तिजवर खरा हक्क होय याप्रमाणे उपभोग्य वस्तूंवर जरी सर्वांचा अधिकार आहे तरीही त्या ज्यास उपभोगावयास मिळतात त्यांनाच त्याजवर खरा अधिकार असतो तो उपभोग दैवा वाचून मिळणे शक्य नाही अर्थात त्याची प्राप्ती मनुष्याच्या हाती नाही म्हणूनच जे मिळाले आहे त्याहून अधिक मिळवण्याचा प्रयत्न करणे निरर्थक होय या लोकांमध्ये जे अतिमूढ असतात अथवा जे अत्यंत ज्ञानी असतात ते सुखाने नांदत असतात व जे या दोहोच्या मध्यस्थितीत असतात त्यांना मात्र क्लेश होतात ज्ञानसंपन्न लोक सुषुप्ती आणि समाधी यामध्ये रममाण होऊन जातात त्यांना मध्यस्थितीत आनंद होत नाही कारण सुषुप्ती आणि समाधी या दोहोंची प्राप्ती सुखाला कारणीभूत असून मध्यस्थिती मात्र क्लेशाला कारणीभूत होते अशी साधारणपणे स्थिती आहे पण विवेकी पुरुष जरी मध्यस्थितीत असले तरी त्यांना क्लेश होत नाहीत कारण ज्यांना बुद्धीतलाही अविषय असणारे ब्रह्मसुख प्राप्त झाले आहे व सुखदुःखाधिक द्वंद्वापासून मुक्त झाले असून ज्यांचा मत्सर नस्त नाश पावला आहे त्यांना स्त्री प्रभूती अर्थ अथवा त्यांचे वियोगरूपी अनर्थ याचपासून केव्हाही क्लेश होत नाही परंतु ज्यांना आत्मज्ञान झालेले नसते व म्हणूनच जे मोहामध्ये अत्यंत मग्न होऊन गेलेले असतात त्यांना स्त्री प्रभृती अर्थाच्या प्राप्तीने अत्यंत आनंदही होतो व त्याच्या वियोगाने अतिशय संतापही होतो अत्यंत अज्ञ मनुष्यांची स्थिती अशी आहे की ते स्वर्गामध्ये वास्तव्य करणाऱ्या दैवाप्रमाणे सदैव आनंदात असतात अत्यंत गर्व पाहून सत्सद्विचार शून्य बनलेले असतात कामादिकांच्या योगाने ग्रस्त झाल्यामुळे त्यांची विचारशक्ती नष्ट होऊन गेलेली असते आणि त्यांचा सारखा ऱ्हास होत असतो हे अत्यंत अज्ञ लोक जरी आनंदात असले तरी त्यांची स्थिती ही खरी सुखकारक नाही कारण त्यांच्या सुखाच्या शेवटी दुःख हे अवश्य असतेच म्हणून हे लक्षात घेऊन ज्यापासून कायम ते सुख मिळेल अशा प्रकारचे ज्ञान संपादन करण्याचा उत्साह धरला पाहिजे अनिमादिक ऐश्वर्य आणि विद्या ही उत्साहसंपन्न पुरुषांच्या ठिकाणीच वास्तव्य करीत असतात आळशी मनुष्याचे ठाई वास्तव्य करीत नाहीत सुख अथवा दुःख व प्रिय अथवा अप्रिय जसजसे प्राप्त होईल तसतसे अंतःकरण त्याच्या अधीन होऊ न देता भोगले पाहिजे प्रत्येक दिवशी अज्ञ मनुष्याला शोकाची हजारो व भीतीची शेकडो कराणे आक्रांत करून सोडित असतात परंतु ज्ञानसंपन्न पुरुषाला ती क्लेश देऊ शकत नाहीत ज्ञानसंपन्न नैसर्गिक विचारशक्ती असलेला शास्त्राभ्यासनिष्ठ शास्त्रीय गोष्टीविषयी दोषदृष्टी नसलेला आणि बाह्येंद्रियांचा व अंतःकरणाचा जय केलेला जो मनुष्य त्याला शोक स्पर्शही करू शकत नाही यास्तव सुज्ञ पुरुषाने कामाधिकांपासून अंतःकरणाचे संरक्षण करून आता सांगितलेले सर्व विचार लक्षात ठेवून वागावे विश्वाची उत्पत्ती कशी झाली आणि तिचा लय कसा होतो याचे ज्ञान ज्याला आहे त्याला स्पर्श करणे ही शोकास अशक्य आहे ज्यापासून शोक होतो अथवा जे त्रासाचे दुःखाचे अथवा आयासाचे कारण असेल ते जरी आपल्या शरीराचा एक अवयव असले तरीही दूर केले पाहिजे कोणत्याही संबंधाने जेव्हा हे माझे आहे अशी कल्पना होते तेव्हाच ते तापाला कारण होते सर्वांची ही गोष्ट अशीच आहे ज्या ज्या विषयाचा त्याग करावा तो तो सुखाच्या विवृद्धीला कारणीभूत होतो पण विषयाच्या पाठीमागे लागले म्हणजे त्या विषयाच्या मागून लागलीच विषयाभिलाषी पुरुषाचाही नाश होतो या लोकामध्ये मिळणारे विषय सुख अथवा स्वर्गलोकी मिळणारे मोठे सुख या दोहोंना वैराग्यरूपी सुखाच्या षोडशांशाचीही योग्यता नाही वैराग्यामुळे निर्वाही चालणार नाही निर्वाहही चालणार नाही असे नाही कारण पूर्वजन्मी जे काही शुभ अथवा अशुभ कर्मे केलेले असते ते वर्तमान जन्मामध्ये ज्ञानी मूर्ख अथवा शूर यांना जसेच्या तसेच भोगावे लागते अशा रीतीने जीवांना प्रिय अप्रिय सुखदुःखाची प्राप्ती होत असते असा मनाचा निश्चय करून वैराग्य संपन्न पुरुष सुखाने राहतो मनुष्याने आपल्या अंतःकरणात प्रत्येक विषय वासनेची खिळस बाळगली पाहिजे व त्यांना मागे टाकली पाहिजे कारण अंतकरणात उत्पन्न झालेली विषय वासना हा एक सर्वांगपूर्ण असा मृत्यूच होय प्राण्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या या विषय वासनेनेच काही काही कारणामुळे झालेले रूपांतर क्रोध हा आहे असे ज्ञानी लोक म्हणत असतात ज्याप्रमाणे कूर्म आपले सर्व अवयव असो संकुचित करतो त्याप्रमाणे जेव्हा मनुष्य आपल्या सर्व वासनांचा संहार करील तेव्हा अहम प्रत्ययास विषयीभूत असलेल्या जीवाला स्वस्वरूपामध्येच आपल्याहून अभिन्न आणि इंद्रियजन्य ज्ञानातीत असे परब्रह्म दिसू लागले लागते जेव्हा मनुष्याची भीती नष्ट होते व त्याचीही भीती कोणाला वाटत नाही तसेच जेव्हा तो कशाची इच्छा करीत नाही व कोणाचा द्वेषही करीत नाही तेव्हा परमात्मस्वरूपी बनून जातो व्यवहारामध्ये सत्य भासणारे देहादी पदार्थ व स्वप्नादिकाली भासणारे असत्यभूत पदार्थ शोक आनंद भीती अभीती व प्रिय आणि अप्रिय या सर्वांचा त्याग केल्याने मनुष्याच्या अंतकरणात उपरती उत्पन्न होते जेव्हा मनुष्य ज्ञानी बनतो व काया वाचा मने करून कोणाचेही वाईट करीत नाही तेव्हा तो ब्रह्मस्वरूपी बनून जातो अल्पबुद्धी मनुष्याला जिचा त्याग करता येणे अशक्य आहे जीविताचा अंतकाळ आला तरीही जिचा अंत होत नाही आणि जी प्राणनाश होईल तोपर्यंत शरीरात वास्तव करणारा एक रोगच आहे त्या आशेचा त्याग केला असता मनुष्याला सुख होते हे पृथ्वीपते याविषयी पिंगलेने म्हटलेल्या काही गाथा माझ्या ऐकण्यात आहेत संकट प्रसंगी असताना देखील पिंगलेला सनातन धर्माची प्राप्ती झाली असे त्यात सांगितले आहे पिंगला नामक वेश्या संकेतस्थानी गेली होती पण तिथे तिला तिच्या प्रियाचा समागम झाला नाही त्यामुळे ती दुःखी पावली पण पुढे तिने शांतीला प्राधान्य देऊन आपल्या अंतःकरणाचा निर्धार केला पिंगला म्हणाली मी उन्मत्त झाले आणि उन्माद शून्य व इष्ट अशा अंतरयामी परमात्म्याला आच्छादित करून सोडले व त्यामुळे हा खरा आनंददायक असताही मला पूर्वी त्याची प्राप्ती झाली नाही हे शरीर म्हणजे एक मंदिरच असून त्याला नऊ द्वारे आहेत व अविद्या हाच याचा एक आधारस्तंभ आहे आता मी विद्येच्या बलाने हे देह मंदिर बंद करून सोडते यामध्ये एकदा मजला अभिष्ट अशा परमात्म्याचा उदय झाला म्हणजे भेदजनक अज्ञानाचा अत्यंत नाश झाल्यामुळे हा परमात्मा आणि ही मी असे भेददृष्टीने कोण पाहू शकणार आहे आत्मज्ञान झाल्यामुळे माझ्या सर्व इच्छा आता पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे मूर्तिमंत नरकच असे जे काम क, कामुकरूपी धूर्त ते आता मला फसवू शकणार नाहीत आता मला आत्मज्ञान झाले आहे व अविद्यारूपी निद्रिता उच्छेद झाल्यामुळे आता मी जागरूक आहे पूर्वजन्मींच्या सुकृताने असो अथवा दैवयोगाने असो केव्हा केव्हा अनर्थही अर्थालाच कारणीभूत होतो माझी स्थिती अशीच झाली आहे मी आता ज्ञानरूपी बनून गेलो आहे आज माझी इंद्रिये अजित स्थितीत नाहीत मला आपले स्वरूप आता उत्कृष्ट प्रकारे कळू लागले आहे मनुष्याने आशेचा त्याग केला म्हणजे त्याला सुखाने निद्रा येते निराशा हे आत्यंतिक सुख आहे पिंगलेला पूर्वी अशा आशा होती पण तिने या आशेचे पर्यवसान निराशेमध्ये केल्यामुळे तिला सुखाने निद्रा येऊ लागली भीष्म म्हणाले ही व आणखी दुसरी ही या ब्राह्मणाची हेतुवादपूर्वक अशी भाषणे ऐकून राजा सेनदित याचे का सांत्वन झाले व तो आनंद पाहून सुखाने राहू लागला श्रीकृष्णार्पणमस्तू